योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग पन्नासावा श्रीराम म्हणाला मी सर्व ज्ञातव्य जाणले सर्व दृष्टव्य पाहिले मी तुमच्या ब्रह्मज्ञानामृताने अत्यंत संतुष्ट झालो पूर्ण ब्रह्मापासून शरीरोपाधीत प्रवेश करून सर्व शरीराला नखशिकांत व्यापणारे हे जीवरूप वस्तुत पूर्ण ब्रह्म आहे ज्या पूर्णापासून जे व्यष्टी समष्टी उपाधिरूप आकाशादी क्रमाने उत्पन्न होते तेही पूर्णच उत्पन्न होते आणि पूर्ण ब्रह्माच्या ज्ञानाने पूर्ण ब्रह्मानेच ते जेव्हा परिपूर्ण होते तेव्हा सर्व कल्पित उपाधींचा बाध होऊन पूर्वीची पूर्णताच अवस्थित होते अनेक लोकांच्या बोधाची अभिवृद्धी व्हावी म्हणून मी हे आपल्याला लिहिलेने विचारतो आहे लीलेने काहीतरी प्रश्न करणाऱ्या बालकावर पिता जसा कोप करत नाही त्याप्रमाणे आपणही मजवर कोप करू नये भगवन मेलेल्या प्राण्यांचे श्रोत्र चक्षु स्पर्शन रसन घ्राण ही सर्व इंद्रिये विद्यमान असताना व स्पष्ट दिसत असताना आपल्याला विषयांचे ग्रहण का करत नाही करत नाहीत व जिवंत असलेल्या प्राण्यांची ती सर्व आपापल्या विषयांचे ग्रहण कशी करतात इंद्रिये जड असून शरीरात घटादी बाह्य पदार्थांचा अनुभव कशी घेतात त्यांच्या अनुभवांचा काल संपताच म्हणजे दुसऱ्या अनुभवाचा आरंभ होताच घटादी अनुभव येईनासा का होतो म्हणजे चक्षुरादी इंद्रिये स्वतः बाहेर निघून घटाधिकांच्या बाह्यत्वाचा अनुभव घेऊन आत प्रवेश करतात व आपला अनुभव सांगतात म्हणून म्हणावे तर ती जड आहेत त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे अनुभव घेता येत नाही व सांगताही येत नाही बरे इंद्रिये बाह्य अर्थाला हृदयात नेऊन स्थापितात म्हणून म्हणावे तर तेही जुळत नाही कारण हृदयात ती विषयांची स्थापना करतात म्हणून म्हटले तर त्यांचा हृदयात पुनः पुन्हा अनुभव यावयास पाहिजे पण तो येत नाही बरे घटादी विषय जात प्रथम इंद्रियांना आपल्याकडे आकर्षण करून घेते नंतर विषयांनी आकर्षण करून घेतलेले इंद्रिय विषयाला वेष्टीत करून हृदयस्थ भोक्त्याकडे काही अंशाने घेऊन जाते असे म्हणावे तर इंद्रिये व विषय यांचा संबंधच संभवत नाही दोरी व घट यांचा परस्पर संबंध होऊ शकतो त्यामुळे आपण दोरीने घटाला आपल्याकडे ओढून घेऊ शकतो पण असंबद्ध विषय व इंद्रिये यांना परस्परांना आकर्षण करण्याचे सामर्थ्य कसे असणार त्याचप्रमाणे नेत्रादी अल्पछिद्रातून घटादी स्थूल पदार्थांचा आत प्रवेश कसा होणार या अशा तत्वज्ञानाने माझे सर्व संशय नाहीसे झाले आहे या मायामय व्यवहारात अनुपमन असे काहीच नाही हे मी जाणतो तथापि अज्ञजनांवर अनुग्रह करण्यासाठी मी पुनप्पना विचारतो आहे यास्तव दया करून हे सर्व मला सांगा श्री वसिष्ठ म्हणाले रामा कान डोळे नाक या गोलकाहून इंद्रिय निराळी नाहीत असे जे तुझे म्हणणे आहे ते अगदीच अल्प आहे कारण इंद्रियादी चित्तादिक घटाधिक इत्यादी काहीही निर्मल चेतनाहून पृथक पृथकत्वाने संभवत नाही पण कल्पनेने द्रष्टा व दृश्य यांची उपपत्ती जर तू मानत असशील तर इंद्रियादिकांनी बनलेल्या पर्युष्टक रूपाने पूर्वपूर्व वासनेच्या अनुसार कल्पना करणे ही उपपन्न आहे अर्थात आकाशाहूनही स्वच्छ असलेली जी चित्त तिने आपल्या मायाशबल स्वभावाने पर्युष्टक कल्पना केली ते पर्युष्टकच या जगाच्या अवस्थितीची प्रकृती झाली आहे तिच्या अवयवांपासून हे इंद्रियादी व घटादी झाले आहे याप्रमाणे पर्युष्टकत्वास प्राप्त झालेले चिद्रूप तत्वच स्वतः स्ववृत्ती संज्ञक अवयव होतो कारण पर्युष्टक चित्ताधिकांनी बनलेले असते त्यामुळे त्याच्यापासून चित्तवृत्ती रूप अवयव होऊ शकतो त्यात घटादी बाह्य पदार्थ बाह्य आकारानेच प्रतिबिंबित होतो मृत शरीरातून पर्युष्टक निघून गेलेले असते त्यामुळे त्यात कान डोळे इत्यादी गोलक जरी असले तरी त्यात दर्शनादी सामर्थ्य नसते श्रीराम म्हणाला भगवन सहस्रावधी जगांना निर्माण करणारे सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे अशा पर्युष्टक संज्ञक रूप कशा प्रकारचे आहे ते सांगा श्री वसिष्ठ म्हणाले जे आदि अंतरहित निरामय प्रकाशरूप शुद्ध चिन्मात्र कल्पना शून्य जगत बीज ब्रह्म आहे तेच जेव्हा आतल्या आत कल्पनोन्मुख होते तेव्हा त्याला जीव म्हटले आहे तो जीव खरोखर या देहात वासनेच्या व अंगाच्या वृद्धीने वृद्धी पावतो आणि त्याप्रमाणे उदय पावलेला तो बाहेर व आत व्यापार रूपाने स्पंद पावतो अहंभावामुळे तो अहंकार होतो मननामुळे मन होतो बोधनिश्चयामुळे बुद्धी होतो इंद्रिय दृष्टीमुळे तो इंद्रिय होतो देहाच्या भावनेने देह होतो घटाच्या भावनेने घट होतो त्याप्रमाणे ज्याचे स्वरूप सर्व व्यापार साधारण आहे अशा त्याला पर्युष्टक असे म्हटले आहे ज्ञानेंद्रियाच्या व्यापाराने ज्ञत्व कर्मेंद्रियाच्या व्यापाराने कर्तृत्व त्यांचे फल जे सुखदुःखाधिक त्यांच्या आश्रयत्वाने भोक्तृत्व सर्वांविषयी उदासीन राहून त्याला केवळ प्रकाशित करण्याने साक्षीत्व त्याचप्रमाणे भोग साधनत्व भोगाश्रयत्व यांच्याशी तादात्म्य पावलेली अध्यासाने तद्रूप झालेली जी संवित तीच चित प्राधान्याने जीव म्हणून म्हटलेली व जडांशाच्या प्राधान्याने तेच पर्युष्टक आहे असे विद्वान समजतात म्हणूनच स्वतः तादात्म्याने कल्पिलेले बुद्धीचे आकार निरनिराळ्या वेळी निरनिराळे होत असल्यामुळे जीवही काम क्रोध हर्ष विषाद इत्यादिकाने अनुरंजित होऊन नाना होतो तो पर्युष्टक स्वभावाने अनंत वासना लेशांच्या उदयास म्हणजे अनुरूप आकारास योग्य वेळी प्राप्त होतो ज्याप्रमाणे जलाचा शेक केला असता वीज अंकुर कांड पल्लव इत्यादी आकाराने विकास पावते त्याप्रमाणे वासनेमुळे समष्टी व्यष्टी जीव सर्व जगताकारास प्राप्त होतो म्हणून मी शरीरादी चरादी स्थावरादी आकार आहे असे जीव मिथ्या अज्ञानाने पाहतो जो आद्य छिदात्मा तो तर मी नव्हे पण सागरातील काष्ठ लाटांच्या जोराने खाली व वर जसे जाते त्याप्रमाणे वासनांनी वेष्टित झालेला जीव या जगात चिरकाल अर्ध अधोगमनांनी भ्रमण करत असत त्यातील सनकादिकासारखा कोणी विशुद्ध जन्मामुळे पूर्वकल्पातील भवबंधनानंतर पहिल्या जन्मातच आत्म्याला जाणून आदी अंतरहित पदास प्राप्त होतो कोणी अनेक जन्मांचा अनुभव घेऊन आतुर झालेला मानव जीव दीर्घकालाने आत्मज्ञानाने आत्म्याच्या परमपदास प्राप्त होतो हे सुमते रामा अशा प्रकारचा जीव शरीरत्वास प्राप्त झालेला आहे आता तो नेत्राधिकांच्या योगाने आत घटाधिकांना कसा जाणतो ते ऐक चित्तत्व परियुष्टकात प्रतिबिंबित होऊन नखशिकांत शरीराला व्यापून जीव होऊन राहते त्यामुळे जीव चैतन्य सदा मनासुद्धा सहा इंद्रियांच्या देहाने परिमित व देहाच्या आतच असते ते आतच सुखदुःखादिकांचा अनुभव घेते बाहेर नाही जेव्हा दुसरा घटादी पदार्थ पाहावयास असतो तेव्हा तळ्यातील पाणी बाहेर पडून मोरीतून जसे वाहते त्याप्रमाणे सर्व शरीरापासून निघालेले चक्षुरादी इंद्रिय नेत्रादी गोलकांच्या द्वारा बाहेरील घटादी पदार्थापर्यंत असलेल्या आकाशात जाते त्यानंतर त्या घटादी बाह्य पदार्थांचा नेत्रादिकांच्या द्वारा इंद्रिय रूपाने बाहेर पडलेल्या जीवाशी संबंध होतो तेव्हा ते जीव चैतन्य पदार्थाला व्यापते त्यामुळे बाह्य पदार्थ जीवाचा विषय होतो जीव चैतन्याशी एकत्व पावणे म्हणजे आध्यात्मिक चित्तादात्म्य होणे हेच पदार्थाचे हेच पदार्थाने जीवाचा विषय होणे आहे अर्थात बाह्य विषयाचे ज्ञान व्हाव्यास नेहमी चित्ताने युक्त असलेल्या इंद्रियांचा संबंध व्हावा लागतो जिवंत शरीरातच त्यांचा संबंध आहे मृत किंवा मुक्त पुरुषाच्या शरीरात तो संभवत नाही मग त्याचा आत अनुभव कसा येतो म्हणून विचारशील तर सांगतो जे जे अंतःकरण वृत्तिरूप किंवा नेत्र रश्मीरूप अत्यंत स्वच्छ असते त्यात बाहेरील आकाशात असलेले घटादी पदार्थ प्रतिबिंबित होतात आणि ते प्रतिबिंब वृत्तीच्या आत असलेल्या जीवाशी संबंध होते तर मग बाहेर असलेलाच हा मी घटाचा अनुभव घेतो असे का वाटत नाही असे विचारशील तर त्याचे हे उत्तर सांगतो ऐक जीव त्यावेळी बाहेर असतो हे जरी खरे आहे तरी तो बाहेर प्राणांना धारण करत नाही आणि जेथे प्राणांची व्याप्ती असते तेथेच अहंतेचा परामर्श होतो असे जरी असले तरी घटाधिकांचा आकार आत कसा शिरतो असा प्रश्न करशील तर ऐक नुकत्याच सहाणेवर घासून स्वच्छ केलेल्या इंद्रनील म्हण्याप्रमाणे नेत्रातील कनिनिका जेव्हा स्वच्छ सर्व दोषरहित असतात तेव्हा त्यात बाहेरील पदार्थ प्रतिबिंबित होतो म्हणजे त्या पदार्थाच्या प्रतिबिंबासह असलेली चित्तवृत्ती त्यात प्रवेश करते याप्रमाणे नेत्रतारकात प्रविष्ट झालेला पदार्थ हृदयात मी अशा अभिमानाने युक्त असलेल्या जीवाशी हृदयातील प्रतिबिंबत्वाने संश्लिष्ट होतो होतो येणेप्रमाणे घटादी बाह्य वस्तू बाहेर आहे असे दिसत असतानाच हृदयामध्ये अहंकारयुक्त जीवाचा ती विषय होते ज्या विषयाशी चेतनाचा संबंध होतो त्याला लहान मूलही जाणते मग पशुस्थावर जीव तरी का जाणणार नाही दूर असलेल्या विषयांचा गोलकाशी संबंध कसा होतो असे कोणी पामरजीव विचारतात त्याचे उत्तर असे की नेत्र कान इत्यादी गोलकाहून निराळ्या असलेल्या सूक्ष्म व अत्यंत स्वच्छ इंद्रियांचे किरण वर सांगितल्याप्रमाणे जीववेष्टीत होऊन पुढील विषयाला आलिंगिततात व त्यामुळे जीव त्याला जाणतो स्पर्श ज्ञानाचाही हाच क्रम आहे रस व गंध यांनाही हाच न्याय लागू आहे हे सर्व प्रत्यय इंद्रिय व विषय यांचा जीव चैतन्याशी संबंध होऊनच येतात पण शब्द आकाशनिष्ठ आहे म्हणून कर्णाकाशात स्वतःच आपले वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झाल्या वाचून तो प्रवेश करतो व क्षणात त्याच्याही आतील जीवाकाशात जातो याप्रमाणे यथासंभव इंद्रियजन्य ज्ञाने उत्पन्न होतात श्रीराम म्हणाला भगवन मन आरसा काच कासे रत्ने जल इत्यादी सर्व स्वच्छ पदार्थात घटादी सर्व मूर्तामूर्त ते प्रतिबिंब पडते पण त्याचे स्वरूप काय आहे श्री वसिष्ठ म्हणाले हे ज्ञानश्रेष्ठा बिंब जरी सत्य असले तरी चित प्रतिबिंबभूत समष्टी व्यष्टी जीवांचे स्वरूप भ्रांती मात्रच आहे त्यांचे बिंबभूत चित होऊन पृथकत्वाने किंवा अपृथत्वाने वर्णन करवत नाही आणि विषयीही जर असा प्रकार आहे तर मग अत्यंत जड असलेले मुख आरसा किंवा घट चित्तवृत्ती यांचे परस्पर सापेक्ष असलेले प्रतिबिंब रूप अनिर्वाच्य आहे हे काय सांगावे अर्थात प्रतिबिंब ही दृष्टीची चैतन्य चैतन्यात्माची भ्रांती आहे असे समज केवळ प्रतिबिंबच भ्रांती आहे असे नाही तर हे जगत हेही भ्रांती आहे त्यावर तू विश्वास ठेवू नकोस अहम इत्यादी प्रपंच हा तरंग आहे तो चिद्रूप जलाहून पृथक नाही सदा राहणारे चिज्जल मात्र सत्य आहे त्या परमसागरामध्ये देशकालक्रियादिक काहीच नाही तो केवळ तन्मय आहे आत्मा नित्य एक रूपाने सर्वत्र व सर्वग आहे हे रामा तू नित्य असक्त बुद्धी होऊन ज्याची बुद्धी शांत आहे असा होऊन त्याचप्रमाणे सर्व संसार लक्षण रोग ज्याचे शांत झाले आहेत असा होऊन समतेत म्हणजे ब्रह्मस्वरूपात आपली मती स्थिर करून राहा इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे पंचाशः सर्ग श्रीराम